जय जय रघुवीर समर्थ दशक सोळावा समास पहिला वाल्मिकी स्तवन निरूपण श्रीराम धन्य धन्य तो वाल्मिक ऋषी माझी पुण्यश्लोक जयाचे निहा त्रिलोक्य पावन झाला श्रीराम भविष्य आणि शतकोटी हे तो नाही देखिले दृष्टी धांडोळिता सकळसृष्टी श्रुतनभे श्रीराम भविष्याचे एकवचन कदाचित झाले प्रमाण तरी आश्चर्यमानिती जन भूमंडळीचे श्रीराम नसता रघुनाथ अवतार नाही पाहिला शास्त्राधार रामकथेचा विस्तार विस्तारिला जेणे श्रीराम ऐसा जयाचा वाग्विळास ऐकोनी संतोषला महेश मग विभागिले त्रयलोक्यास शतकोटी नारायण श्रीराम ज्याचे कवित्व शंकरे पाहिले इतरा न वचे अनुमानले राम उपासकांशी परम परमसमाधान श्रीराम ऋषी होते थोर थोर बहुती केला कवित्व विचार परी वाल्मिका सारिखा कवेश्वर न भूतो न भविष्यती श्रीराम पूर्वी केली दुष्टकर्मे परी पावन जाला रामनामे नाम जपता दृढनेमे पुण्य सीमा सांडिली श्रीराम उफराटे नाम म्हणता वाचे पर्वत फुटले पापाचे ध्वज उभारले पुण्याचे ब्रह्मांडावरुते श्रीराम वाल्मिके जेथे तप केले तेवन पुण्य पावन झाले शुष्क काष्ठी अंकुर फुटले तपोबळे जयाच्या श्रीराम पूर्वी होता वाल्हा कोळी जीवघातकी भूमंडळी तोची वंदिजे सकळी विबुधी आणि ऋषेश्वरी श्रीराम उपरती आणि अनुताप तेथे कैचे उरेल पाप देह्यांततपे पुण्यस्वरूप दुसरा जन्म झाला श्रीराम अनुतापे आसन घातले देह्याचे वारुळ झाले तेची नाम पुढे पडिले वाल्मिक ऐसे श्रीराम वारुळास वाल्मिक बोलिजे म्हणून वाल्मिक नाम साजे जयाच्या तीव्र तपे झिजे हृदय तापसाचे श्रीराम जो तापसा माझी श्रेष्ठ जो कवेश्वरांमध्ये वरिष्ठ जयाचे बोलणे पष्ट निश्चयाचे श्रीराम जो निष्ठावंतांचे मंडण रघुनाथ भक्तांचे भूषण ज्याची धारणा असाधारण साधका सदृढ करी श्रीराम धन्य वाल्मीक ऋषेश्वर समर्थाचा कवेश्वर तयासी माझा नमस्कार साष्टांग भावे श्रीराम वाल्मिक ऋषी बोलिला नसता तरी आम्हाशी कैची रामकथा म्हणून या समर्था काय म्हणून वर्णावे श्रीराम रघुनाथ कीर्ती प्रकट केली तेने तयाची महिमा वाढली भक्त मंडळी सुखी झाली श्रवण मात्रे श्रीराम आपुला काळ सार्थक केला रघुनाथ कीर्तीमध्ये बुडाला भूमंडळी उभारिला बहुतलोक श्रीराम भूमंडळी उधरिला बहुतलोक श्रीराम रघुनाथ भक्त थोर थोर महिमा जयांचा अपार त्या समस्तांसा किंकर रामदास म्हणे श्रीराम इति श्री गुरुशिष्य संवादे वाल्मीकस्तवन निरूपण नाम समास पहिला श्रीराम श्रीराम श्रीराम जय जय रघुवीर समर्थ दशक सोळा समास दुसरा सूर्यस्तवन निरूपण श्रीराम धन्य धन्य हा सूर्यवंश सकळ वंशामध्ये विशेष मार्तंड मंडळाचा प्रकाश फाकला भूमंडळी श्रीराम सोमा आंगी आहे लांछन पक्षा एका होय क्षीण रविकिरण फाकता आपण कळाहीन होये श्रीराम या कारणे सूर्यापुढे दुसरी साम्यता न घडे जयाच्या प्रकाशे उजेडे प्राणिमात्रासी श्रीराम नाना धर्म नाना कर्मे उत्तमे मध्यमे अधमे सुगमे दुर्गमे नित्यनेमे सृष्टीमध्ये चालती श्रीराम वेदशास्त्रे आणि पुराणे मंत्र यंत्र नाना साधने संध्या स्नान पूजा विधाने सूर्ये विणबापुडी श्रीराम नाना योग नाना मते पाहो जाता असंख्याते जाती आपुलाला पंथे सूर्य उदय जालिया श्रीराम प्रपंचिक अथवा पारमार्थिक कार्य करणे कोणी एक दिवसे निरार्थक सार्थक नवे श्रीराम सूर्याचे अधिष्ठान डोळे डोळे नसता सर्व आंधळे या कारणे काहीच चले सूर्ये विण श्रीराम म्हणाल अंध कवित्वे करीती ते तरी हे सूर्याचीच गती थंड या आपुली मती मग मती प्रकाश कैचा श्रीराम उष्ण प्रकाश तो सूर्याचा शीत प्रकाश तो चंद्राचा उष्णत्वनस्ता देह्याचा घात होये श्रीराम या कारणे सूर्ये विण सहसा न चले कारण श्रोते तुम्ही विचक्षण शोधून पाहा श्रीराम हरिहरांच्या मूर्ती शिवशक्तीच्या अनंत व्यक्ती यापूर्वी होता गबस्ती आताही आहे श्रीराम जितुके संसारासी आले तितुके सूर्या खाले वर्तले अंती देहे त्यागून गेले प्रभाकरा देखता श्रीराम चंद्र ऐलीकडे जाला क्षीरसागरी मधून काढिला चौदा रत्नांमध्ये आला बंधू लक्ष्मीचा श्रीराम विश्वचक्षु भास्कर ऐसे जाणती लहान थोर या कारणे दिवाकर श्रेष्ठाहून श्रेष्ठ श्रीराम अपार नभमार्ग क्रमणे ऐसेची प्रत्यही येणे जाणे या लोकोपकारा कारणे आज्ञा समर्थाचे श्रीराम दिवस नसता अंधकार सर्वासी नकळे सारासार दिवसेविण तस्कर का दिवाभीत पक्षी श्रीराम सूर्यापुढे आणिक दुसरे कोण आणावे सामोरे तेजोरासी निर्धारे उपमे रहित श्रीराम ऐसा हा सविता सकळांचा पूर्वज होय रघुनाथाचा अगाध महिमा मानवी वाचा काय म्हणोनी वर्णावी श्रीराम रघुनाथ वंश पूर्वापर एकाहून एक थोर मतिमंदास हा विचार काये कळे श्रीराम रघुनाथाचा समुदाव तेथे गुंतला अंतर्भाव म्हणून वर्णिता महत्व मी श्रीराम सकळ दोषांचा परिहार करिता सूर्यास नमस्कार स्फूर्ती वाढे निरंतर सूर्य दर्शन घेता श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सूर्यस्तवन निरूपण नाम समास दुसरा श्रीराम श्रीराम श्रीराम जय जय रघुवीर समर्थ दशक सोळा समास तिसरा पृथ्वी स्तवन निरूपण श्रीराम धन्य धन्य हे वसुमती इचा महिमा सांगो किती प्राणी मात्र तितुके राहती तिच्या आधारे श्रीराम अंतरिक्ष राहाती जीव तोही पृथ्वीचा स्वभाव देहे जड नसता जीव कैसे तगती श्रीराम जाळीती पोळीती कुदळीती नांगरिती उकरीती खाणती मळमूत्र तिजवरी करती आणि वमन श्रीराम नासके कुजके जर्जर पृथ्वी विण कैची थार काळी शरीर तिजवरी पडे श्रीराम बरे वाईट सकळ काही पृथ्वी विणथार नाही नाना धातू द्रव्यतेही भूमीचे पोटी श्रीराम एकाच एक संहारिती प्राणी भूमीवरी असती भूमी सांडून जाती कोणीकडे श्रीराम कोठ पुरे पट्टणे नाना देश कळती अटणे देवदानव मानवराहाणे पृथ्वीवरी श्रीराम नाना रत्ने हिरे परीस नाना धातू द्रव्यांश गुप्त प्रकट कराव्यास पृथ्वी विण नाही श्रीराम मेरू मांदार हिमाचळ नाना अष्टकुळाचळ नाना पक्षी मछव्याळ भूमंडळी श्रीराम नाना समुद्रा पैलीकडे भोवते आवर्णोदकाकडे असंभाव्य तुटलेकडे भूमंडळाचे श्रीराम त्यामध्ये गुप्त विवरे लहान थोरे अपारे तेथे निबिड अंधकारे वस्ती की जे श्रीराम आवर्णोदकते ते अपार त्याचा कोण जाणे पार उदंड दाटले जळचर संभाव्य मोठे श्रीराम त्या जीवनास आधार पवन निबीड दाट आणि घन फुटो शकेना जीवन कोणेकडे श्रीराम त्या प्रभंजनासी आधार कठीणपणे अहंकार ऐसा त्या भूगोळाचा पार कोण जाणे श्रीराम नाना पदार्थांच्या खाणी नाना धातुरत्नांच्या वाटणी कल्पतरू चिंतामणी अमृतकुडे श्रीराम नाना दीपे नाना खंडे वसती उद्वसे उदंडे तेथे नाना जीवनाची बंडे वेगळाली श्रीराम मेरू भवते कडे कापले असंभाव्य कडोसे पडिले निबिड लागले नाना जिनसी श्रीराम त्या सन्निध लोकालोक जेथे सूर्याचे फिरे चाक चंद्राद्री द्रोणाद्री मैनाक महागिरी श्रीराम नाना देशी भेद, नाना जिनसी मृत्तिका भेद, नाना विभूती छंदबंद नाना खाणी श्रीराम बहुरत्न हे वसुंधरा ऐसा पदार्थ कैचा दुसरा अफाट पडिले सैरावीरा जिकडे तिकडे श्रीराम अवघी पृथ्वी फिरोन पाहे ऐसा प्राणी कोण आहे दुजी तुळना न साहे धरणी विशी श्रीराम नानावल्ली नाना पिके देसो देशी अनेके पाहो जाता सारिख्या सारिखे एकही नाही श्रीराम स्वर्ग आणि पाताळे अपूर्व रचिली तीन ताळे पाताळ लोकी महाव्याळे वस्ती की जय श्रीराम नाना वल्ली बीजांची खाणी ते हे विशाळ धरणी अभिनवकर्त्याची करणी होऊन गेली श्रीराम गडकोठ नाना नगरे पुरे पट्टणे मनोहरे सकळा ठाई जगदेश्वरे वस्ती की जय श्रीराम महाबळी होऊन गेले पृथ्वीवरी चौताळले सामर्थ्ये निराळे राहिले हे तो घडेना श्रीराम असंभाव्य हे जगती जीव किती एक जाती नाना अवतार पंगती भूमंडळावरी श्रीराम सध्या रोकडे प्रमाण काही करावा न लगे अनुमान नाना प्रकारीचे जीवन पृथ्वीचे नि आधारे श्रीराम कित्येक भूमी माझी म्हणती शेवटी आपणची मरोन जाती कित्येक काळ होता जगती जैसी तैसी श्रीराम ऐसा पृथ्वीचा महिमा दुसरी काये द्यावी उपमा ब्रह्मादिकापासुनी आम्हा आश्रयोची आहे श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे समास तिसरा श्रीराम श्रीराम श्रीराम जय जय रघुवीर समर्थ दशक सोळा समास चौथा आपनिरूपण श्रीराम आता सकळांचे जन्मस्थान सकळ जीवांचे जीवन जयास आपो नारायण इसे बोलिजे श्रीराम पृथ्वीस आधार आवरणोदक सप्त सिंधूचे सिंधोदक नाना मेघीचे मेघोदक भूमंडळी चालिले श्रीराम नाना नद्या नाना देशी वाहात मिळाल्या सागरासी लाहान थोर पुण्यरासी अगाध महिमे श्रीराम नद्या पर्वती हून कोसळल्या नाना साकडी मध्ये रिचवल्या धबाबा खळाळा चालिल्या असंभाव्य श्रीराम कूप बावी सरोवरे उदंड तळी थोर थोरे निर्मळे उचंबळती नीरे नाना देशी श्रीराम गाये मुखे पाट जाती नाना कालवे वाहाती नाना झर्या झिरपती झरती नीरे श्रीराम डुरे विहिरे पाझर पर्वत फुटोन वाहे नीर ऐसे उदकाचे प्रकार भूमंडळी श्रीराम जितुके गिरी तितुक्या धारा कोसळती भयंकरा पाभळ वाहाळ अपारा उकळ्या सांडती श्रीराम भूमंडळीचे जळ आघवे किती म्हणोनी सांगावे नाना कारंजी आणावे बांधोनी पाणी श्रीराम डोहो डबके खबाडी टाकी नानागिरी कंदरी अनेकी नाना जळे नाना लोकी वेगळाली श्रीराम तीर्थे एकाहून एक महापवित्र पुण्यदायक अगाध महिमा शास्त्रकारक बोलो गेले श्रीराम नाना तीर्थांची पुण्योदके नाना स्थळोस्थळी शीतळोदके तैसीच नाना उष्णोदके ठाई ठाई श्रीराम नाना वल्लीमध्ये जीवन नाना फळी फुली जीवन नाना कंदीमुळी जीवन गुणकारके श्रीराम क्षीरोदके सिंधोदके विशोदके पीयूषोदके नाना स्थळांतरी उदके नाना गुणांशी श्रीराम नाना युक्षदंडाचे रस नाना फळांचे नाना रस नाना प्रकारीचे गोरस मंदपारा गुळत्र श्रीराम नाना मुक्त फळांचे पाणी नाना रत्नी तळपे पाणी नाना शस्त्रामध्ये पाणी नाना गुणांचे श्रीराम शुक्लित श्रोणित लाळ मूत्र स्वेद नाना उदकाचे नाना भेद विवरवन पाहाता विशद होत जाते श्रीराम उदकाचे देह केवळ भूमंडल भूमंडळ चंद्रमंडळ सूर्यमंडळ उदकाकरिता श्रीराम क्षारसिंधू क्षीरसिंधू सुरासिंधू आज्यसिंधू दधी सिंधू युक्षरस सिंधू शुद्ध सिंधू उदकाचा श्रीराम ऐसे उदक विस्तारले मुळापासून सेवटा आले मध्ये ही ठाई ठाई उमटले ठाई ठाई गुप्त श्रीराम जे जे बीजी मिश्रित झाले तो ते स्वाद घेऊन उठले उसामध्ये गोडीस आले परमसुंदर श्रीराम उदकाचे बांधा हे शरीर उदकाची पाहिजे तदनंतर उदकाचा उत्पत्ती विस्तार किती म्हणून सांगावा श्रीराम उदक तारक उदक मारक उदक नाना सौख्यदायक पाहता उदकाचा विवेक अलौकिका हे श्रीराम भूमंडळी धावे नीर नाना ध्वनी त्या सुंदर धबाबा धबाबा थोर रिचवती धारा श्रीराम ठाई ठाई डोहो डुंबत तुंबती विशाळ तळी डबाबिती सबाबिती थबाबिती कालवे पाट श्रीराम येकी पालथा गंगा वाहाती उदके सन्निधचे असती खळाळाधरे वाहाती भूमीचे पोटी श्रीराम भूमी गर्भी डोहो भरले कोणी देखिले ना ऐकले ठाई ठाई झोबिरे जाले विदुल्यतांचे श्रीराम पृथ्वी तळी पाणी भरले पृथ्वीमध्ये पाणी खेळे पृथ्वीवरी प्रगटले उदंड पाणी श्रीराम स्वर्ग मृत्य पाताळी एक नदी तीन ताळी मेघोदकांतराळी वृष्टी करी श्रीराम पृथ्वीचे मूळ जीवन जीवनाचे मूळ दहन दहनाचे मूळ पवन थोराहून थोर श्रीराम त्याहून थोर परमेश्वर महद्भूतांचा विचार त्याहून थोर परात्पर परब्रह्म जाणावे श्रीराम इति बोधे, गुरुशिष्य संवादे आप नाम समास चौथा श्रीराम श्रीराम श्रीराम जय जय रघुवीर समर्थ दशक सोळा समास पाचवा अग्निनिरूपण श्रीराम धन्य धन्य हा वैश्वानरू होये रघुनाथाचा श्वशुरू विश्वव्यापक विश्वंभरू पिता जानकीचा श्रीराम ज्याच्या मुखे भगवंत भोक्ता जो ऋषीचा फळदाता तम तमहिम रोगहर्ता भरता विश्वजनाचा श्रीराम नाना वर्ण नाना जीवमात्रास अभेद अभेद आणि परमशुध ब्रह्मादिकाशी श्रीराम अग्नीकरिता सृष्टी चाले अग्नीकरिता लोक धाले अग्नीकरिता सकळ जाले लहान थोर श्रीराम अग्नीने आळले भूमंडळ लोकास राहाव्या जाले स्थळ दीप दीपिका नाना ज्वाळ जेथे तेथे श्रीराम पोटामध्ये जठराग्नी तेणे क्षुधा लागे जनी करिता भोजनी रुची येते श्रीराम अग्नी सर्वांगी व्यापक उष्णे राहे कोणी एक उष्ण नसता सकळ लोक मरोन जाती श्रीराम आधी अग्नी मंद होतो पुढे प्राणी तो नासतो ऐसा हा अनुभव येतो प्राणीमात्राशी श्रीराम असता अग्नीचे बळ शत्रू जिंके तात्काळ अग्नी आहे तावत्काळ जिणे आहे श्रीराम नाना रस निर्माण झाले अग्नी करिता निपजले महारोगी आरोग्य झाले निमिष मात्रे श्रीराम सूर्य सकळाहून विशेष सूर्या उपरी अग्नी प्रकाश रात्रभागी लोक अग्नी साहे करीती श्रीराम अत्यंजगृहींचा अग्नी आणिला त्यास दोष नाही बोलिला सकळाग्रही पवित्र झाला वैश्वानरू श्रीराम अग्निहोत्र नाना याग अग्निकरिता होती सांग अग्नी तृप्त होता मग सुप्रसन्न होतो श्रीराम देव दानव मानव अग्निकरिता चाले सर्व सकळ जनासी उपाव अग्नी आहे श्रीराम लग्ने करीती थोर थोर नाना दारूचा प्रकार भूमंडळी यात्रा थोर दारूने शोभती श्रीराम नाना लोकरोगी होती उष्ण औषधे सेविती तेणे लोक आरोग्य होती वन्ही करिता श्रीराम ब्राह्मणास तनुमनु सूर्यदेव हुताशनु ये तद्विषयी अनुमानु काहीच नाही श्रीराम लोकामध्ये जठरा नळू सागरी आहे वडवा नळू भूगोळाबाहेर आवरणा नळू शिवनेत्री विद्युल्लता श्रीराम कुपीपासून अग्नी होतो उंच दर्पणी अग्नी निघतो काष्ठमंथनी प्रकटतो चकमकेने श्रीराम अग्नी सकळा ठाई आहे कठीण घिसणी प्रकट होये आग्या सर्पे हो ये गिरिकंदरे श्रीराम अग्निकरिता नाना उपाये अग्निकरिता नाना अपाय विवेके हो ये निरार्थक श्रीराम भूमंडळे लाहान थोर सकळास वन्हीचा आधार अग्निमुखे परमेश्वर संतुष्ट होये श्रीराम ऐसा अग्नीचा महिमा बोलिजे तितुकी उणी उपमा उत्तरोत्तर अगाध महिमा अग्नी पुरुषाचा श्रीराम जीत असता सुखी करी मेल्या प्रेत भस्म करी सर्व भक्षकू त्याची थोरी काये मनोनी सांगावी श्रीराम सकळ सृष्टीचा संहार प्रळय करी वैश्वानर वैश्वानरे पदार्थ मात्र काहीच उरेना श्रीराम नाना होम उदंड करीती घरोघरी वैशदेव चलती नाना क्षेत्री दीप जळती देवापाशी श्रीराम दीपाराधने निलांजने देव वोवाळीजे जने खरे खोटे निवडणे दिव्य होता श्रीराम अष्टधा प्रकृती लोकतीनि सकळ व्यापून राहिला वन्ही अगाध वदनी किती म्हणोनी बोलावा श्रीराम चारी शृंगे त्रिपदी जात दोनी श्रे सप्त हात ऐसा बोलिला शास्त्रार्थ प्रचिती वीण श्रीराम ऐसा वन्ही उष्णमूर्ती तो मी बोलिलो येथामती न्यून्यपूर्ण क्षमा हुश्रुती केली पाहिजे श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे नाम समास पाचवा श्रीराम श्रीराम श्रीराम जय जय रघुवीर समर्थ